श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग चव्वेचाळीस श्री वसिष्ठ म्हणाले रामा रागद्वेषरहित इंद्रिये करून प्राप्त विषयांमध्येच राहणाऱ्या व त्यामुळेच कर्तृत्वाभिमान शून्य झालेल्या मनाने तू जे करतोस ते जणू काही केले नाहीसच वस्तूची जेव्हा प्राप्ती होते तेव्हा पहिल्या क्षणी ती जशी संतोष देते तशी त्याच्याच पुढल्या क्षणी देत नाही याचा अनुभव कोणी घेतलेला नसतो सर्वांनी घेतलेला असतो वस्तूचा जेव्हा लाभ होतो तेव्हा ती जसा आनंद देते तसा ती दुसऱ्या वेळी देत नाही म्हणून असल्या क्षणिक सुखामध्ये आसक्त होतो तो मूर्खच दुसरा कोणी आसक्त होत नाही इष्टवस्तू प्राप्त झाली म्हणजे तिशा विष्टीच्या विषयींची इच्छा शांत होते पण असा जो क्षणिक इच्छेचा निरोधही जर सुखाला कारण होतो तर सर्व इच्छांचा सर्वथा त्याग करणे अत्यंत सुखाला कारण होईल हे निराळे सांगावयास नको पण वांछाच सर्व अनर्थ करणारी आहे एक इच्छा पूर्ण झाली असता जो संतोष होतो तो दुसरी इच्छा उत्पन्न होईपर्यंत टिकतो म्हणजे इष्ट पदार्थाच्या प्राप्तीमुळे होणारा आनंद दुसऱ्या इच्छेकडून नाहीसा केला जातो दुसऱ्या इच्छेचा उदय हाच पहिल्या आनंदाचा अंत आहे यास्तव तू सर्व वांछात सोड अहो पण मी पूर्णानंद पदाला प्राप्त झालो आहे मला हा उपदेश कशाला असे विचारशील तर पुन्हा दुसऱ्या वेळी तू अहमभावरूप चिखलात बुडून जाऊ नयेस म्हणून तत्पदस्थितीच्या दृढतेसाठी मी हा तुला पुन्हा उपदेश करत आहे हे रामा तू आत्मज्ञान रूप महापर्वताच्या शिखरांवर आरूढ होऊन विश्रांती घेत आहेस पण तेथून <coughs> अहंभावरूप महाखड्ड्यात पुन्हा पडणे तुला उचित नाही कारण अनंत सदृष्टीचे ज्याला स्मरण झाले आहे व जो ज्ञत्वरूपी मेरुशिखरावर स्थित आहे अशा तुझे गर्भवासादी अनर्थ परंपरा उत्पन्न करणारा जो अहमभाव त्या पातालात पतन कोठून होणार कारण ज्ञान दृढ झाले म्हणजे अविद्येचा उच्छेद अवश्य होतो किंवा मी हे पुन्हा दुसऱ्यावर उपकार करण्यासाठी सांगत आहे कारण तुझा हा समता सत्यतामय स्वभाव स्पष्ट दिसत आहे यावरून तुझा सर्व विकल्प क्षीण झाला आहे व तुझी अविद्या नाश पावली आहे हे प्रियदर्शन रामा तुझी पूर्ण सागरासारखी निर्मल समताच मला जणू काय राम स्वभावात उत्तम प्रकारे स्थित झाला आहे असे सांगत आहे असंग होऊन जिवंत राहणाऱ्या तुझी आशा निराशत्वास प्राप्त हो अभयभावनेस प्राप्त हो व मन अमनत्वास प्राप्त हो मनोरथाचा भंग होणे इत्यादी कारणांनीही निराशत्वाधिक वगैरे होते पण मी तसले निराशत्व तुझ्या ठिकाणी उपजो असे म्हणत नाही तर तू ज्या ज्या वस्तू दृष्टीस प्राप्त होतील त्या त्या दृष्टीत सत्ता सामान्य रूपाने पूर्ण चितघन ब्रह्म अवस्थित आहे असे जाणून म्हणजे सर्वत्र निरतिशय आनंदाने पूर्ण ब्रह्माचा लाभ झाल्यामुळे <coughs> तू निरीच्छ व्हावेस असे मी इच्छितो जर तू आत्मा जाणून घेत नाहीस तर बद्ध होशील व विज्ञानात्मा झालास तर बद्ध होणार नाहीस यास्तव हे रामा स्वतःच स्वतःला मनन वगैरे दृढ करून जाण निर्वासनत्वाचे स्वानुभव गम्य लक्ष्मण असे सांगता येईल की जेथे भोगसुख मनात आवड वाढवित नाही व प्रारब्धामुळे यथाप्राप्त दुःखही मनात अप्रिती उत्पन्न करीत नाही असे जे आकाशासारखे शुद्ध साम्य समत्व तेच अवासनत्व आहे असे तू जाण वासनारहित अतिंद्रियांनी तू क्रिया कर त्या योगाने शेकडो क्षोभांनीही आकाशाप्रमाणे आत विकाररहित राहशील तू ज्ञाता ज्ञान व ज्ञेय या त्रिपुटीच्या एकाकाराने अभव्य दुःखाधिक यांचा आत्मत्वाने अनुभव घे म्हणजे त्याची प्रतिकूलताही शांत होईल याप्रमाणे तू शांतात्मा झालास म्हणजे पुन्हा जन्म घेणार नाहीस <clears throat> चित्ताचा उन्मेष विकास हाच संसाराचा उदय व निमेष लय हाच संसाराचा प्रलय आहे यास्तव वासना व प्राण यांचा संरोध करून आपल्या मनाला अनिमेष रहित कर प्राणाचा उन्मेष किंवा निमेष यांच्या योगाने अनुक्रमे संसाराचा प्रलय किंवा उदय होत असतात यास्तव अभ्यास व वैराग्यादी युक्ती यांच्या योगाने ज्याला उन्मेष निमेष रहित कर त्याला उन्मेष निमेष रहित कर किंवा अज्ञानाचा उन्मेष किंवा निमेष यांच्या योगाने कर्माचा प्रलय किंवा उदय होतो यासाठी गुरु शास्त्रार्थ व संयम यांच्या योगाने बलात्काराने त्या अज्ञानाला नाहीसे करून टाक वायू व धूळ यांच्या संगाने व स्पंदाने जसे आकाश मलिन व चंचल झाले आहे असे वाटते त्याप्रमाणे चितच्या चितलक्षण स्पंदामुळे विषय या आकाराने हे सर्व अनर्थजात उपस्थित झाले आहे अनेक छिद्रातून प्रविष्ट झालेल्या सूर्याच्या प्रकाशाचा भिंतीवर जसा विचित्र आकार दिसतो त्याप्रमाणे दृश्य व दर्शन यांच्या संबंध स्पंदामुळे ही जगत ती होत आहे पण ज्याप्रमाणे चित्रात काढलेल्या पुरुषाच्या मनात आभास फुरत नाही त्याप्रमाणे दृश्य दर्शन संबंधाच्या अभावी मनात जगाची भावनाच उत्पन्न होत नाही जलाच्या हलण्यामुळे उत्पन्न झालेली लाट जल नसल्यावर जशी विलीन होते त्याप्रमाणे चित्त स्पंदामुळे उद्भवणारी माया चित्ताच्या नाशानंतर नाहीशी होते वासनांचा पूर्ण त्याग केल्यामुळे आत्मबोधामुळे किंवा प्राणनिरोधामुळे चित्त स्पंदरहित झाले असता त्यानंतर आत्मा आपल्या निर्विकार कूटस्थ स्वभावापासून च्युत का होईल केवळ संविदेच्या अस्पंदामुळेच वासनांचा पूर्ण त्याग केल्याने चित्त अचित तत्वास प्राप्त होते किंवा प्राण निरोधाने ते अचित प्राप्त होते व तेच परमपद आहे बोधामुळे चित्त स्पंदरहित कसे होते ते ऐक विषय व इंद्रिय यांचा संबंध झाल्यामुळे जे सुख होते ते पारमार्थिक ब्रह्मसुखच आहे असे जाणून तैत्तिरियोपनिषदात सांगितलेल्या मानुषानंदापासून उत्तरोत्तर शतपट अधिक आनंदाची जी परम अवधी त्याच्याच पूर्ण अनुभवावरून ब्रह्मदृष्टीने मनाचा क्षय होतो जेथे चित्ताचा अभ्युदय झालेला नाही तेथे अकृत्रिम सुख आहे माळ जमिनीवर सरोवर जसे संभवत नाही त्याप्रमाणे ते अकृत्रिम सुख स्वर्गादी भोगभूमीत संभवत नाही कारण तेथे चित्त काम असूया इत्यादी दोषांनी कलुषित झालेले असते चित्ताच्या उपशमापासून झालेले निरतिशय सुख शब्दांनी वर्णन करता येण्यासारखे नाही ते केवळ स्वानुभव गम्य आहे क्षय व आधिक्य यांनी रहित असलेले ते कधी उदय पावत नाही व शांत होत नाही आत्मबोधामुळे चित्ताचा नाश होतो कारण दुर्बोधामुळे म्हणजे भ्रांतीमुळे बालकाने कल्पलेल्या वेताळाप्रमाणे चित्ताच्या अस्तित्वाची प्रचिती येते आणि या दुर्बोधामुळेच मोहश्री विस्तार पावली आहे ज्याप्रमाणे किमयेने ज्याचे सोने बनवले तांबे जरी विद्यमान असले तरी नसल्यासारखे होते त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाचाही व्यवहार दिसत असल्यामुळे त्याचे चित्त विद्यमान असतेच तथापि बोधाने बाधित झाल्या कारणाने विद्यमान असूनही नसल्यासारखे होते ज्ञानी पुरुषाचे जे चित्त त्याला चित्त असे म्हणत नाही तर ज्ञानाच्या चित्ताला सत्व असे म्हणतात सोने बनवलेल्या तांब्याप्रमाणे बोधामुळे चित्त नावाने व अर्थानेही अन्य होते बोधाने ब्रह्मशांत होते त्यामुळे चित्ताला चित्त तत्व संभवत नाही कारण भ्रांतिबीजत्व हीच चित्ताची चित्तता आहे पण ती बोधाने अगदी लीन होऊन जाते सत्वस्तूचा अभाव होत नाही शिवाय वस्तुबोध फक्त कल्पित अवस्तू अशाचाच बाध करतो अशी प्रसिद्धी आहे त्यामुळेही चित्ताच्या वास्तविक सत्वांशाचा अभाव संभवत नाही विकल्परूप चित्तादी सर्व सशाच्या शिंगाप्रमाणे अवस्तू आहे ते सर्व नित्य आत्म्याचा विवर्त विपरीत भास आहे म्हणून ज्ञानाने त्याचा बोध होतो मग जीवनमुक्ताचे चित्त व्यवहार करीत असते म्हणजे व्यवहार करण्यास योग्य असणे ही त्याची वास्तविक अवस्था आहे असे म्हणशील तर तसे नाही सत्व बनलेले चित्त काही काल जगत स्थितीत विहार करून तुर्यावस्थेत तुर्यातीत होते अर्थात विहार समाधी साक्षात्कार्यापर्यंत जी त्याची अवस्था ती वास्तविक नव्हे तर प्रारब्धामुळे प्रतिबद्ध झालेला जो अविद्यालेश त्यामुळे होणारी बाधिता निवृत्ती होय विदेह कैवल्यामुळे आविर्भूत झालेली जी तुर्यातीत अवस्था तीच त्याची वास्तविक अवस्था आहे <clears throat> रामा सम व एक ब्रह्मच याप्रमाणे अनेक भुवनांच्या भ्रमविभ्रमांच्या ओघानी नाना होऊन राहिले आहे ज्ञान होईपर्यंतच ते सर्वात्मक होऊ शकते वस्तुत चित्ताधिक दुसरे काही संभवत नाही कारण मनात संकल्पाने कल्पलेला पदार्थ समूह त्यात त्याचा सन्निवेश होणे शक्य नसल्यामुळे जसा वस्तुत नाही त्याप्रमाणे परमसूक्ष्म अखंड चिदेकर सधन ब्रह्मामध्येही जगाचा समावेश होणे शक्य नाही म्हणून जगत नाही इथे श्री वासिष्ठ महारामायणे <clears throat> निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे चतुश्चत्वारिशः सर्गः श्रीराम